अध्याय दोनशे चौदावा इंद्रिय निग्रहोपायादी वर्णन भीष्म म्हणाले युधिष्ठिरा आता इंद्रिय जयाविषयीचा योग्य असा उपाय मी तुला कथन करतो शास्त्ररूपी दृष्टीने तत्वज्ञान संपादन करून शमदमादिकांचे आचरण करावे म्हणजे परमगती मिळते सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य श्रेष्ठ असून मनुष्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व त्यामध्येही मंत्रवेत्ते ब्राह्मण श्रेष्ठ होत वेदशास्त्र जाणणारे तात्विक वस्तूविषयींचे अर्थात परब्रह्माविषयीचे सिद्धांत अवगत असणारे सर्वज्ञ आणि योगबलाने वाटेल ती वस्तू पाहू शकणारे जे ब्राह्मण ते सर्व प्राण्यांचा केवळ प्राणच होत ज्याप्रमाणे अंधपुरुष मार्गातून एकटाच चालू लागला म्हणजे त्याला क्लेश भोगावे लागतात त्याप्रमाणेच ज्ञानाचे सहाय्य नसलेल्या पुरुषाची गती होते म्हणूनच ज्ञानसंपन्न पुरुष श्रेष्ठ होत धर्माचरणाची इच्छा असलेले लोक शास्त्राचे अनुरोधाने आपल्या इच्छेस वाटेल त्या धर्माचे आचरण करतात पण देह वाणी व मन यांचा शुचिरभूतपणा क्षमा सत्य इंद्रियजय आणि ईश्वर स्मरण हे गुण असल्या वाचून त्यांना मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही म्हणूनच धर्मवेत्ते पुरुष कोणत्याही धर्मामध्ये हे उत्कृष्ट गुण असले पाहिजेत असे सांगत असतात परब्रह्माच्या प्राप्तीचे साधन असल्यामुळे ब्रह्मचर्य हे परब्रह्माचे केवळ स्वरूपच आहे असे सांगितले आहे ते सर्व धर्माहून श्रेष्ठ असून त्याच्या आचरणाने मनुष्यास मोक्षप्राप्ती होते ब्रह्मचर्याचे आचरण केले असता लिंग शरीराचा योग घडत नाही आणि शब्दस्पर्शादी विषयांचाही संबंध घडत नाही दोष संपर्काने शून्य असलेले हे ब्रह्मचर्य म्हणजे केवळ मनोमय अशा स्वरूपाने राहणे होय म्हणूनच श्रोत्राच्या द्वाराने होणारे शब्दज्ञान अथवा नेत्राच्या द्वाराने द्वाराने होणारे स्वरूपज्ञान हे ते ब्रह्मचर्यच होय वाणीच्या योगाने त्याच्या स्वरूपाचे वर्णन करता येईल तथापि त्याच्या स्वरूपाचा निश्चय बुद्धीनेच केला पाहिजे अशा प्रकारे ब्रह्मचर्य संपादन करून उत्कृष्ट प्रकारच्या व्रत वर्तनाने राहिले म्हणजे ब्रह्मलोकाची प्राप्ती होते मध्यम प्रकारच्या वर्तनाने राहिल्यास देवलोकाची प्राप्ती होते व निकृष्ट प्रतीच्या वर्तनाने राहिल्यास ब्रह्मचर्य आचरण करणारा तो ब्राह्मण श्रेष्ठ अन्य जन्मी विद्वान होतो युधिष्ठिरा ब्रह्मचर्य आचरण करणे फार कठीण आहे ते आचरण करण्याचा उपाय मी तुला सांगतो ऐक ब्रह्मचर्य आचरण करू इच्छिणाऱ्या ब्राह्मणाने उत्पन्न झालेल्या किंवा वृद्धिंगत झालेला जो रजगुण त्याचा निग्रह केला पाहिजे स्त्रिया संबंधींच्या गोष्टी केव्हाही ऐकू नयेत अथवा वस्त्रशून्य अशा स्थितीत त्यांचे केव्हाही दर्शन घेऊ नये कारण त्यांचे दर्शन कोणत्याही प्रकारे घडल्याने इंद्रिय निग्रह करण्याची शक्ती नसलेल्या पुरुषाच्या अंगात रजोगुणाचा प्रवेश होतो अर्थात त्याच्या ठिकाणी त्याच विषयीची प्रीती उत्पन्न होते अशा प्रकारे ब्रह्मचर्य आचरण करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी स्त्रीविषयक प्रेम उत्पन्न झाले तर त्याचे त्याने कृच्छ संज्ञक प्रायश्चित्ताचे आचरण करावे वीर्यवृद्धी अतिशय झाल्यामुळे अत्यंत पीडा होऊ लागली तर जलप्रवेश करावा तसेच स्वप्नावस्था झाली तरीही जलप्रवेश करून तीन वेळा अघमर्षण मंत्राचा जप करावा व अशा रीतीने सर्वदा ज्ञाननिष्ठ असलेल्या अंतःकरणाच्या योगाने विचारी पुरुषाने अंतःकरणात उत्पन्न झालेले रजोगुणरूपी पाप दग्ध करून सोडावे ज्याप्रमाणे मांसादी अपवित्र पदार्थांनी युक्त असलेल्या शरीरात असलेली आतडी ही शरीराची बंधने आहेत त्याप्रमाणेच शरीर हे त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या आत्म्याचे बंधन आहे असे समजावे मनुष्याच्या शरीरात असलेले रस शिरांच्या द्वाराने शरीरात पसरून वात पित्त कफ रक्त त्वचा मांस स्नायू अस्थि आणि मज्जा यांना पुष्ट करीत असतात या शरीरामध्ये दहा धमन्या असून त्या अन्नरस अर्पण करून पाचही इंद्रियांची विषयग्राहक शक्ती वाढवित असतात यांच्याशी लागून आणखी हजारो सूक्ष्म धमन्या शरीरामध्ये पसरल्या आहेत त्या धमन्या अर्थात शिरा या एक प्रकारच्या नद्याच असून अन्नरस हेच त्यातील पाणी होय ज्याप्रमाणे नद्या समुद्राला अर्थात आपल्या पतीला तृप्त करतात त्याप्रमाणे शिरारूपी नद्याही देहरूपी सागराला योग्य काली तृप्त करीत असतात हृदयाच्या मध्यभागी मनोवहा नामक एक नाडी आहे ही पुरुषांच्या सर्व शरीरातून संकल्प मात्राने वीर्य आकर्षण करून घेऊन जननेंद्रियाकडे पोचवते त्या मनोवहा नामक शिरेलाच लागून असलेल्या व सर्व शरीरात पसरलेल्या अशा काही शिरातून तेजोगुण वाहत असतो त्या शिरा नेत्रांना येऊन लागलेल्या आहेत ज्याप्रमाणे दुधामध्ये अप्रकट रूपाने असलेले तूप रवीने त्याचे मंथन केले म्हणजे निघते त्याप्रमाणे शरीरामध्ये अप्रकट स्थितीत असलेले वीर्य संकल्पजन्य अशा विषयरूपी मंथनदंडाच्या योगाने अंतःकरण क्षुब्ध झाल्याने उत्पन्न होते वीर्य हे संकल्पजन्य आहे म्हणूनच अंतःकरणाच्या संकल्पानेच स्त्रीविषयक प्रेम उत्पन्न होऊन स्वप्नामध्ये स्त्री समागम घडतो आणि मनोवाहनाडी संकल्पजन्य अशा शुक्राच्या शरीरातून उत्सर्ग करते अन्नरस मनोवाहा आणि संकल्प ही तीन शुक्रोत्पत्तीची कारणे आहेत त्या शुक्राची उत्पत्ती कशी होते हे महर्षी भगवान अत्री यांनी जाणले होते इंद्र ही याची देवता म्हणूनच त्याला इंद्रिय असे नाव आहे हे शुक्र वर्णांमध्ये शंकर उत्पन्न करण्याला कारणीभूत आहे याची गती ज्या विरक्त पुरुषांना समजली त्यांचे दोष दग्ध होतात व पुनश्च त्यांना देहप्राप्ती होत नाही अंतःकरण योगाकडे जडवून योगबलानेच निर्विकल्प स्थिती प्राप्त करून घ्यावी मग अंतकाली सुषुम्नेमध्ये प्राण्यांचा प्रवेश केला म्हणजे मनुष्य मुक्त होतो उत्पन्न होणारे म्हणून जे काही पदार्थ आहेत ते सर्व मनाची स्वरूपे होत असे मनाला ज्ञान होते व प्रणवाची उपासना केल्याने मनाची वासना नष्ट होऊन ते जरी मायामय असले तरीही केवळ ब्रह्ममय व म्हणूनच सर्वज्ञ आणि सर्व शक्ती संपन्न असे बनून जाते मनाचे अस्तित्व असले तर संसाराचेही अस्तित्व असते यास्तव मनाचा नाश करण्यासाठी रजोगुण आणि तमगुण यांचा त्याग करून पवित्र असे कर्म करीत जावे म्हणजे इष्ट अशा गतीची प्राप्ती होते अदृष्टाचे सहाय्य नसेल तर तारुण्यामध्ये संपादन केलेले ज्ञान वृद्धावस्थेमध्ये शिथिल होऊन जाते पण अदृष्टाचे बल असले म्हणजे बुद्धी परिपक्व होऊन संकल्पमय अशा मनाचा नाश होतो व ज्ञानप्राप्ती होते अशा रीतीने दोष नष्ट झाले म्हणजे दुर्गम मार्गाप्रमाणे असणाऱ्या संसार बंधनातून मनुष्य मुक्त होतो ओम तत्सत